एकटी नको फिरू तुरु तुरु तुरु तुरु एकटी नको फिरू ऐकून घे घसरू बोलू नको चुरु चुरु तुरु तुरु तुरु तुरु एकटी नको फिरू गोरी गोमटी चाल तुझी लटपटी तुझला समजून नटी कुणीही मारील शिटी रोड रोमियोचे गुरु बघतील घुरु घुरू बघतील घुरु घुरू तुरु तुरु तुरु तुरु एकटी नको फिरू तुरु तुरु तुरु तुरु एकटी नको फिरू सशी तू भोळी भावड़ी जणू उमलती कई मासळी जी पडते बळी जेव्हा ती फसते गळी तिच्या परी नको मारू नको अविचार करू नको अविचार करू तुरु तुरु तुरु तुरु एकटी नको फिरू तुरु तुरु तुरु तुरु एकटी नको फिरू मस्त जवानी तुझी तुला झुलवी ते पहा मतलबी राह बाई सावध रहा ठरू नको बदनाम ठरू तुरु तुरु तुरु तुरु एकटी नको फिरू तुरु तुरु तुरु तुरु एकटी नको फिरू ऐकून घे ग बोलू नको चुरू चुरू ऐकून घे ग बोलू नको चुरू चुरू तुरु तुरु तुरु तुरु एकटी नको फिरू तुरु तुरु तुरु तुरु एकटी नको फिरू